श्रीराम समर्थ पंचिका दुसरी समास तिसरा पूर्ण ज्ञान निरूपण हे ब्रह्मज्ञान खरोखरच धन्य होय सगळे साधू मुनिजन भूत भविष्य वर्तमान इत्यादी सर्व काही या ज्ञानानेच व्यापले आहेत ज्ञानासारखे पवित्र काही नाही अशी श्रुती स्मृती साक्ष देतात देव मानव हे सर्वजण या ज्ञानानेच पवित्र झाले आहेत जो विष्णू वैकुंठाचा राजा आहे आणि तरीही जो नित्य मुक्त सर्वव्यापक आहे तसेच जो शंकर कैलासावर राहतो आणि स्मशानातही आनंदाने डोलतो ते हे दोघेही दिया ज्ञानामुळेच या गोष्टी करू शकतात ब्रह्मदेव सनतकुमार इत्यादी तसेच वसिष्ठ नारद इत्यादी अनेक लोक या सर्वांचे ज्ञान खरोखरच एकच आहे तेच ज्ञान परंपरेने आपल्यापर्यंत येऊन पोचले आहे वर्तमान काळातील आणि भविष्यकाळातील लोकांना ज्ञान हेच आश्रयस्थान आहे एका दिव्याने दुसरा दिवा पेटवल्यानंतर या दोहोमध्ये कोणता लहान आहे कोणता मोठा आहे असा भेद असतो काय बरे या दोन्ही दिव्यांना दिवा हे एकच नाव आहे ते दोन दिवे दिसत असले तरी त्या दोहोत अजिबात भेद नसतो त्यांना भिन्न नावेही नसतात त्याप्रमाणे सद्गुरू शिष्यास उपदेश करतात तेव्हा त्या शिष्याला शिष्यपणाने राहूच देत नाहीत त्या शिष्याच्या देहबुद्धीचे निरसन होताच तो स्वतः गुरुच होऊन जातो इतर सामान्य विद्या परिश्रमपूर्वक शिकाव्या लागतात त्यांच्यापुढे अभ्यास अथवा आवृत्ती झाली नाही तर त्या विद्या नष्ट होतात तशी ही ब्रह्मविद्या नाही एकदा का अपरोक्ष ज्ञान झाले की आत्यंतिक प्रलयाचा ज्ञानाग्नी पेट घेतो आणि तो अज्ञानरूपी इंधन त्याच्या कार्यासह जाळून टाकतो अग्नी लाकडातच प्रकट होतो तो त्या लाकडासह सर्व काही जाळून टाकतो त्याप्रमाणे ते अपरोक्ष ज्ञान देह प्राण इत्यादींना एकाच वेळी सहसा जाळून त्यापैकी काहीही शिल्लक ठेवत नाही जग जीव ईश्वर या प्रकारचा यत्किंचितही भेद तो ज्ञानरूपी अग्नी शिल्लक ठेवत नाही तो सगळ्यांचा एकदम संहार करत सुटतो इंधन असेल तोपर्यंत तो अग्नी जाळून टाकतो त्या इंधनाचा महातेजजात नाश होतो त्याप्रमाणे ज्ञान अज्ञानाचा त्याच्या कार्यासहित नाश करते आणि शेवटी मूळ स्वरूपात ते स्थिर म्हणजे शांत होते ज्ञानाने सर्व काही जळून जाते म्हणता पण प्रत्यक्षात काहीही नष्ट होत नाही हे कसे याचे उत्तर आता ऐका ज्ञानामुळे सर्व पदार्थ मिथ्या आहेत असे कळते तेव्हा सर्व भेदांचे खंडन होते पण त्यानंतर दृश्य विश्व दिसले तरी त्यात विशेष असे काय आहे डोळ्यांना मृगजळ दिसते एवढ्याच कारणासाठी त्याला सत्य मानायचे असल्यास माना त्याच तऱ्हेने अज्ञान कार्य दिसते म्हणून त्याला सत्य मानायचे असल्यास मानावे पण हे सर्व दृश्य विश्व मिथ्या आहे हे समजून घ्यावे आणि मूल स्वरूपात विस मिसळून स्वतःच स्वरूप होऊन जावे हेच ज्ञानाचे मुख्य लक्षण समजावे यावर श्रोत्याने पुन्हा शंका घेतलेली आहे संपूर्णपणे मिथ्या असेल ते दिसू नये हे ठीक आहे श्रुतीचा आग्रह फक्त द्वैत नष्ट व्हावे एवढ्यापुरताच आहे द्वैताचा अभाव म्हणजे अद्वैत तेच ज्ञान होय जेथे केवळ आत्माच असतो तेथे कोण कोणाला पाहत असतो कोण कोणाला जाणतो अर्थात कोणीच नाही कारण येथे दुसरा पदार्थ नसतोच तेव्हा या श्रुतीवचनाचा आधार पाहता जेथे द्वैत नसते तेच खरे ज्ञान होय तेव्हा दृश्य दिसले तरी काय बिघडले असे कसे म्हणता येईल असा आक्षेप बळावतो त्याचे उत्तर काय आता श्रुतीचे मुक्तीविषयीचे जे वचन आहे ते सुषुप्ती प्रलय यांच्या संदर्भात आहे की ते जीवनमुक्तीचे लक्षण आहे याचा विचार करावा श्रुतीचे वचन मुक्तीविषयी असेल तर आमचेच बोलणे खरे ठरेल पण ते सुषुप्ती प्रलय यांना उद्देशून असेल तर नीट लक्ष दे झोपेच्या वेळी अथवा प्रलयकाळी ज्ञान न होताच सर्व दृश्यसृष्टी लयाला गेली तर सर्वच जीव मुक्त झाले असे म्हणणे म्हणजे अतिव्याप्तीचा दोष येईल ज्ञाना वाचून कोणी मुक्त होत असतील तर मग सद्गुरू कशासाठी करायचा अशा परिस्थितीत शास्त्रे इत्यादी साधन संपत्ती व्यर्थच ठरेल ज्ञानानेच मोक्ष मिळतो हे श्रुतीचे वचन खोटे समजायचे काय तसेच बोलणे म्हणजे दारुड्या माणसाच्या उन्मत्त प्रलापांचे त्याला स्वरूप येईल यावर वादी म्हणेल की माझ्या बोलण्याचा अभिप्राय असा नाही ज्ञान झाल्यानंतर सर्व नष्ट होत असेल श्रुतीचाही त्याला विरोध नसेल किंवा तेथे अतिव्याप्तीचाही दोष घडत नसेल सुषुप्ती काळी किंवा प्रलय काळी अज्ञानाची होळी होत नसेल म्हणजे अज्ञानाचा नाश होत नसेल आणि ज्ञान होता क्षणीच ते अज्ञान मुळासकट नष्ट होत असेल तर उत्तमच होईल पण यापेक्षा एक अडचण येते ती येथे मांडतो तिचं उत्तर कसे कराल ज्ञानाने सर्व सर्वनाश होतो असे म्हटल्यास जीवनमुक्तीची शक्यताच नाहीशी होते जीवनमुक्तीची आशाच बुडाली असे म्हणावे लागेल पूर्वी जे अनेक मोठमोठे ज्ञाते झाले ते लय पावले नाहीत ते लय पावले असते तर कोणी कोणाला उपदेश केला असता त्याने उपदेश तरी कसा केला असता आणि हा उपदेश तरी त्याने कोणाला केला असता म्हणजे या पक्षी संपूर्ण ज्ञान परंपराच खंडित झाली असते यावर उत्तर असे की ज्ञानदशेत उपाधीचा म्हणजे शरीराचा लय होत नाही पण त्या अवस्थेत सविकल्पाचा अंशही उरत नाही पूर्णपणे निर्विकल्प समाधीचा ज्ञाता त्यालाच म्हणावे याही शब्दांनी म्हणजे उत्तराने उपदेश प्रक्रिया शक्य होत नाही आणि गुरुत्व कल्पनाही धोक्यात येते ज्ञानदशेत शरीर जर लाकडासारखे प्रेतवत झाले तर तिला जीवनमुक्ती कसे म्हणावे समाधी काळी निर्विकल्प व्हावे आणि उपदेशकाळी सविकल्प असावे याज्ञवल्क्य इत्यादी सर्व ज्ञानेपुरुष याच प्रकारे आचार्य ठरतात या प्रकारे या प्रश्नांची सोडवणूक होईल असे म्हणावे तर समाधीकाळी त्याच्या ठिकाणी ज्ञान असते आणि उपदेश काळी त्याच्या ठिकाणी काय अज्ञान असते या प्रकारे प्रमाणशून्य बोलणे तुम्हाला शोभून दिसते आता ज्ञान म्हणजे काय द्वैताचा नाश आणि सर्व व्यापार होत असता ते मिथ्या आहेत असे कळणे या दोहोंना मिळून ज्ञान असे म्हणतात या दोन्ही गोष्टींना मिळून ज्ञान असे म्हणायचे असेल तर घट इत्यादी निर्जीव पदार्थ जड वस्तूच्या ज्ञानाच्या अर्ध्या हिश्याच्या वाटेकरी झाल्या म्हणायच्या कारण त्या निर्विकल्प असल्यामुळे त्यांनी द्वैत पाहिलेलेच नसते यावर उत्तर असे की तुला स्वतःला मिथ्या म्हणजे काय ज्ञान म्हणजे काय यापैकी काहीच कळले नाही तुझ्या मनातील द्वैताचाही पूर्णपणे निराश झालेला नाही त्यामुळे तुला समाधीकाळी चिलटांचे आवाज ऐकू येत असतात मग तुझ्यापेक्षा घट बराच म्हणायचा कारण तो तुझ्या म्हणण्याप्रमाणे ज्ञानाच्या अर्ध्या भागाचा तरी वाटेकरी आहे तू त्याच्याही पेक्षा निकृष्ट आहेस कारण तुला तेवढा अर्धभागही व्याप्त नाही त्यानंतर तो म्हणजे वक्ता विचार करून म्हणतो सर्व व्यापाराचे मिथ्यात्व कळणे हेच खरे ज्ञान होय आता तरी तुझे समाधान झाले पाहिजे तू सुखरूप व्हावेस अशा तऱ्हेने आक्षेपकाचे समाधान झाले सर्व मिथ्या कळणे हेच खरे ज्ञान होय सर्व जग दग्धवस्त्राच्या घडीप्रमाणे दिसू लागते याप्रमाणे जीव जग अविद्या माया मूळ माया ईश्वर इत्यादी सर्व मिथ्या म्हणून नष्ट झाल्यानंतर त्या ज्ञानालाही सत्यत्व येणार नाही असे आक्षेपक विचारतो यावर श्रोता उत्तर देतो ज्ञान सुद्धा असत्यच आहे हे आम्ही अगोदरच सांगितले आहे अज्ञानांचे अस्तित्व समताच ज्ञान स्वतःच विरून जाते त्यामुळे ज्ञान सत्य आहे असे आम्ही कधीच प्रतिपादन केले नव्हते यावर आक्षेपाची शंका अशी की मिथ्या असलेल्या ज्ञानाने प्रपंच नष्ट होईल हे आम्ही खरे कसे मानावे यावर श्रोता म्हणतो या शंकेचे आता मी समाधान करतो नीट लक्ष देऊ नये जग जर सत्य असते तर ज्ञानाच्या बापालाही ते नष्ट करता येणार नाही जे मुळातच मिथ्य आहे त्याचा नाश मिथ्या ज्ञानच करू शकते असत्य ज्ञानानेच असत्य जगाचा नाश होतो अज्ञानाने जे जे झाले ते ते ज्ञानानेच लयाला जाते जोपर्यंत दोराची ओळख पटत नाही तोपर्यंतच सर्प इत्यादी भासतात सर्पादी वस्तूंना रज्जू म्हणजे दोर ओळखला नाही तोपर्यंतच सत्यत्व असते त्याप्रमाणे ब्रह्म जोपर्यंत जाणले नाही तोपर्यंतच जगाला सत्यत्व असते ज्यावेळी रज्जूची ओळख पटली त्या क्षणीच सर्पमरण पावतो त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानानंतर जगाला अस्तित्वच उरत नाही ब्रह्म जाणणे म्हणजे ज्ञान असे असेल तर येथे एक मोठा आक्षेप घेता येतो ब्रह्माचे ज्ञान सविकल्पाला होते की निर्विकल्पाला सविकल्प ज्ञान हे द्वैत स्वरूप असते निर्विकल्प म्हणजे अद्वैत होय अद्वैतानुभवात ज्ञानाला वावच नाही ज्ञानाची गोष्टच काढता येत नाही सविकल्परूप ज्ञान हे द्वैतयुक्त असते त्याला यथार्थ ज्ञान म्हणता येणार नाही म्हणजे उभय पक्षी ज्ञानच सिद्ध होत नसल्याने जाणण्याचा हा खटाटोप क्षीणच ठरतो यावर उत्तर देताना वक्ता म्हणतो की आता या शंकेवर काय उत्तर द्यावे उत्तर तर दिले पाहिजे ब्रह्म सच्चिदानंद असून अद्वैत स्वरूप आहे चित म्हणजे स्वयंप्रकाश ब्रह्म स्वयंप्रकाशी असून मायादी जडतत्वे परप्रकाशी आहेत या जडतत्वांमध्ये स्वरूपाच्या म्हणजे ब्रह्माच्या आधारानेच चलनवलन होते ब्रह्म स्वतः द्रष्टा असल्याने या दृष्टेपणाच्या सामर्थ्याने ते या सर्व मायादी दृश्य पदार्थांना जाणते पण दृश्याला मात्र द्रष्ट्याचे ज्ञान शक्य होत नाही या दृश्यसृष्टीमुळेच त्या स्वरूपाला द्रष्टा हे नाव प्राप्त झाले पण द्रष्टा नसेल तर दृश्यसृष्टी व्यर्थ ठरते द्रष्टेपण अथवा जाणतेपण हे असे अपूर्व एकमेव एकटेच असते आता जाणत्याच्या ठिकाणी असणारे हे जाणतेपण परोक्ष कसे असेल कारण त्याच्या ठिकाणी दुसरेपणाला जागाच नाही दुसरेपणाच्या अभावी ज्ञाताचे ज्ञान नेहमी अपरोक्षच असते डोळा डोळ्याला पाहू शकत नाही त्याप्रमाणे ब्रह्म ब्रह्माला जाणू शकत नाही पण दिसत नाही म्हणून डोळा आणि ब्रह्म स्वतःला जाणू शकत नाही म्हणून ते आपलेपणाच्या जाणीवेला मुकले मी पाहतो मी जाणतो अशी जाणीव त्याच्यामध्ये नसते ज्याला या सर्व सृष्टीचे ज्ञान होते तेच ब्रह्म असे निश्चयाला येते याच ज्ञानाने सर्व दृश्य ज्याने पाहिले तोच डोळा असे निश्चित करता येते अशा प्रकारे न जाणता जाणते अनुभवा वाचून अनुभव्याचा अनुभव घेते ते ब्रह्म अशी श्रुतीची म्हणजे वेदाची वचने आहेत काही जाणत नाही तेच स्वरूप होय ते अखंड एकरस आणि परिपूर्ण असते यालाच सहजावस्थेतील सहजज्ञान म्हणतात ब्रह्मस्वरूप होऊन ब्रह्माचे स्फुरण होणे आपण आपणाला जाणणे झोपेत आत्मस्वरूपाला ओळखणे हे शक्य असते झोपेत आत्म्याचे ज्ञान होत नाही असे म्हणत असशील तर जागे झाल्यावर हे कसे सांगू शकतोस अनुभव घेतल्याखेरीज काही स्मरणच होणार नाही त्याप्रमाणे निर्विकल्प समाधी असते तिच्यामध्ये स्वरूप होऊन स्वरूपाचा अनुभव घेता येतो हा अनुभव नसेल तर सविकल्प काळी सुखप्राप्ती म्हणजे सुखाचा अनुभव येणार नाही जे आपण निर्विकल्प समाधीमध्ये अनुभवतो त्या आनंदाचा प्रत्यय आपल्याला सविकल्प दशेमध्ये येतो त्यामुळे आपल्या वृत्तीला परमसमाधान प्राप्त होते आता हा अनुभव सविकल्प की निर्विकल्प हा विचार न करता आपले ठाई आपण सुखरूप असतो त्या अवस्थेत बोलणे आपोआपच थांबते तेथे द्वैत की अद्वैत या विचाराला थारा कोठून मिळणार खरोखरच हे निरसन करणारे सद्गुरूही धन्य होत ते शास्त्रही धन्य होय त्यातील ज्ञानाचा विचारही धन्य होय याच ज्ञानाने साधक सिद्धावस्थेला पोहोचतात इति श्रीमद आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे प्रकारे तृतीय समासः श्रीराम समर्थ